रामकृष्ण गोविंद अष्टांग योग पातंजल योगशास्त्रानुसार अष्टांग योग आपण बघत आहोत त्यातला यम हा भाग बघत होतो हो पाच यमापैकी पहिला यम अहिंसा म्हणजे काय ते आपण अत्यंत सारांशाने बघितलं पण हा यम आहे माझ्या जीवनात त्याचं मला आचरण करायला पाहिजे हे मी माझ्या मुलाला शिक्षण दिलं पाहिजे मारणं दुसऱ्याला बोलणं कटू त्याच्याशी कटू वागणं ही हिंसा आहे आता सत्य एखादी गोष्ट जशी आहे असं मला वाटतं किंवा ती जशी आहे अशी आपली समजूत असेल तशीच ती असल्याचा बोध आपल्या बोलण्याने वागण्याने इतरांना व्हावा याला सत्याचरण म्हणतात भागवतकार याबद्दल काय म्हणतात सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम प्रियम प्रियम च नानृतम ब्रुयात एष धर्म हा सनातना हा सनातन धर्म आहे नवरात्रीची पूजा गर्भानाच हा धर्म आहे की नाही मला माहित नाही परंतु सत्य बोलणं हा धर्म आहे हे निश्चित अर्थ असा आहे सत्य आणि प्रिय असेल तेच बोलावे सत्य पण अप्रिय असेल ते बोलू नये तसं वागू नये प्रिय पण खोटे असेल ते बोलू नये हा सनातन धर्म होय सत्यवरती राहणं फार अवघड आहे फार अवघड आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि बस सत्याचरणाबद्दल मी थांबतो पुढचा नियम यम बघू आपण मी माझ्याकडे एक साधारण पस्तीस ते अडतीस वयाचा तरुण मुलगा बँकेत काम करणारा एकदा आला आणि त्याने माझ्यापुढं प्रश्न मांडला तो काय होता तर तो म्हणाला गुरुजी मी सत्य बोलण्याचा निश्चय केला होता आणि आहे परंतु आता माझ्यापुढे असलेल्या परिस्थितीबद्दल तुम्हीच मला सांगा मी काय करावं बर मी म्हटलं परिस्थिती काय तर तो काय मला म्हणाला माझ्या लहानपणी पासून माझा सांभाळ माझ्या आत्याने केला माझा आत्यावर अत्यंत जीव अशी माझी ती सोलापूरला असणारी आत्या ती दिवंगत झाली मला आता तिला भेटायला जाणं अत्यावश्यक आहे पण माझी रजा कुठल्याही प्रकारची अजिबात शिल्लक नाही आता मी काय करू मला डॉक्टरांचं आजारी असल्याबद्दलचं खोट सर्टिफिकेट द्यावं लागेल सांगा तुम्ही काय करू मी ते अगदी मान्य परिस्थिती अगदी बरोबर आहे सर्वसाधारणत हे केलं जातं खोटं सर्टिफिकेट दिलं जातं देणाऱ्याला माहीत असतं हे खोटं आहे घेणाऱ्याला माहीत असतं हे खोटं आहे सर्व व्यवहार निमूटपणे चालतो आता त्याला मी त्याला एक त्याच्या जीवनातलं उदाहरण सांगितलं मी म्हटलं तुझ्या आयुष्यात नोकरीच्या आयुष्यात कधीतरी तुला तुझ्या युनियननी संपावर जाण्याचा आदेश दिला आहे हो म्हणाला दिला दोन दिवस आम्ही एका वेळेला संपावरती गेलेलो होतो मग म्हटलं काय झालं त्याची परिणिती तो म्हणाला तो संप ग्राह्य नसल्यामुळं आमचा दोन दिवसाचा पगार कापला बस हे त्याला विचारलं आता मी त्याला काय सांगितलं की तुला सोलापूरला आत्याच्या निधनाबद्दल जायचं आहे मान्य आहे तुझी रजा शिल्लक नाही मान्य आहे ही तुला माहीत असलेली जी वस्तुस्थिती हे सत्य आहे बरोबर आहे आहे म्हणाला मग हे सत्य जर तू तुझ्या वरिष्ठांसमोर ठेवलंस सत्याचरण की बॉस साहेब माझ्या आत्यावर प्रेम आहे मला जाणं अत्यावश्यक आहे माझी कोणतीही रजा शिल्लक नाही मला कुठल्याही प्रकारची स्पेशल लीव मुद्दाम देण्यासारखी जी असेल ती द्या मी हे कारण लिहून रजेचा अर्ज देतो शक्य असेल तर बसवा नाही तर माझी ही चार दिवसाची जाण्या येण्याला लागणारी रजा ही तुम्ही विदाउट पे करा माझी काही अडचण नाही परंतु मी खोटं सर्टिफिकेट देऊन रजा घेणार नाही काय होईल परिणाम एक तर म्हटलं तुझी विश्वासार्हता वाढेल आणि दुसरं परिणाम म्हणजे तुझा चार दिवसाचा पगार कापला जाईल पण मला एक सांग युनियनने आदेश दिला आणि सर्वजण संपावर जातात म्हणून तू संपावर जाऊन तुझे दोन दिवसाचा पगार कापलेली गोष्ट आनंदानं मान्य केलीस परंतु इथे मात्र चार दिवसाचा पगार कापला जाण्याबद्दल तुझ्या मनात हळहळ आहे याचा अर्थ तुझ्या दृष्टीने तुझ्या सत्याची किंमत चार दिवसाच्या पगारा एवढी सुद्धा नाही पटलं त्याला आणि दुसरी गोष्ट मी म्हटलं तू सत्यप्रियता म्हणून जे बोलतोस तुझी ही निष्ठा तुझ्या वरिष्ठांपर्यंत पोचेल तुझी विश्वासार्हता वाढेल बरोबर आहे म्हणाला मी आता असंच करतो पुढं काय झालं तो काय मला सांगायला आला नाही परंतु सांगितलेली गोष्ट त्याला पटली आणि खरंच आहे चार दिवसाचा जो काय चारशे हजार दोन हजार तीन हजार माझ्या महिन्याच्या पगाराच्या प्रमाणात माझा चार दिवसाचा जो काय असेल भले दहा हजार असू दे माझा महिन्याचा पगार एक लाख असेल दीड लाख असेल चार दिवसाचा पगार दहा हजाराचा होईल पण माझ्या पगाराची किंमत एवढीच आहे असत्य बोलण्यासारखे आणि मी निष्ठेनं नाही राहू शकत याला म्हणतात सत्यप्रियता एक उदाहरण आहे गेलो शाळे शाळेत नाही गेलो मी आज मला कंटाळा आला काय येऊ शकत नाही का हो शाळेत जाण्याचा कंटाळा आज मला अभ्यासाचा कंटाळा नाही का येऊ शकत आणि नाही केला मी एखाद दिवशी अभ्यास पण एरवी जर मी सातत्याने अभ्यास करत असेन निष्ठेनी वागत असेन तर मी हे जर कारण सांगितलं तर मला कोणीही बोलणार नाही आईला मी सांगितलं आई आज मला थोडस नाही बरं वाटत मी नाही जात आज शाळेत बस कंटाळा नाही खरंच जर असं असेल आई पण परवानगी देईल आणि असं जर चिठीत लिहिलं पण त्या दिवशीचा ग्रहपाठ काय आहे हे समजून घेऊन तो ग्रहपाठ जर मी केला पण कालच्या चिठीमध्ये मी आजारी होतो म्हणून चिठ्ठी न घेता काल किरकोळ कारणास्तव मी शाळेमध्ये आलो नाही अत्यंत किरकोळ कारणास्तव दिलं कारण काय होईल काय होईल पण माझी जी सत्याबद्दलची निष्ठा आहे ती दृढ होणार नाही हे मी पेन्सिल हरवली का दिली कुणाला कुणाला दिली पण मी दिली हे घरी सांगितलं तर आवडणार नाही म्हणून मुलगा हरवली म्हणून सांगतो त्यांनी गरजूला दिली हे त्याच्या दृष्टीने उत्तम गोष्ट असते आदरणीय असते आचरणीय असते परंतु तो घरातल्या लोकांना पटणार नाही म्हणून खोट बोलतो पेन्सिल शिस्पेन्सिल हरवली म्हणून सांगतो आता हे शिक्षण कुणी कुणाला केव्हा द्यायचं याला म्हणतात सत्यप्रियता आणि या दृष्टीने हा यम अत्यंत कठीण असला तरी मी त्याप्रमाणे आचरण करणं अत्यंत आवश्यक आहे आता याच्या पुढचा यम अहिंसा सत्य चोरी न करणे चोरी न करणे चोरी सुद्धा दोन तीन प्रकारची आहे काया वाचा मनानं ईश्वरी योजनेनुसार भगवंतानी मला जन्माला घालताना मला अनुसरून अनुरूप जे काही देहाधिकांचे धारण रक्षण पोषण वर्धन इत्यादी सृष्टी नियोजित कार्ये यथावत घडावीत म्हणून आवश्यक भोगाव्यतिरिक्त अधिक भोग न भोगणे हे अस्तेय व्रत आहे देहाधिकांच्या खऱ्या आवश्यकतेकरिता आणि खऱ्या आवश्यकते पुरते विषय सेवन करणे हे स्तेय होत नाही याला चोरी म्हणतात माझ्या माला जे आवश्यक मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो घडलेलं घटना आहे घडलेली घटना अगदी नुकती वय वर्ष चौऱ्याण्णव तब्येत चौऱ्याण्णव वर्षाला शोभेल अशी त्या ग्रहस्थांचा मला फोन आला की गुरुजी मला तुमच्या संस्थेला काही दान द्यायचं आहे मीच येणार होतो परंतु तब्येतीच्या कारणाने मला येणं शक्य नाही आणि आता मला असं वाटतं की माझं काही खरं नाही हे त्यांचे शब्द मला भिडले म्हणाला ते म्हणाले माझं खरंच आता काही खरं नाही आहे गेल्या महिन्या दोन महिन्यातल्या तब्येतीनुसार त्यामुळं तुम्ही अमुक दिवशी सोमवारी संध्याकाळी चार वाजता चेक घेऊन जायला याल का मी येतो म्हणून सांगितलं मी गेलो त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं चौऱ्याण्णव्या वर्षी मला असलेल्या शारीरिक व्याधी माझ्या शारीरिक गरजा या सगळ्याचा सम्यक विचार करता मला मला स्वतःला अजूनही पेन्शन आहे तर ती पेन्शन माझ्या शारीरिक व्याधी माझ्या शारीरिक गरजा लक्षात घेता माझ्याकडे असलेल्या धनापैकी जे अधिक आहे गरजेपेक्षा जास्त आहे ते सगळं मी अठरा संस्थांना दान म्हणून देणार आहे आणि त्यापैकी या अठरापैकी दर दिवशी सहा संस्थांना बोलवून त्यांना तेवढे तेवढे चेक मी देत आहे आज संध्याकाळी सहा लोक येणार आहेत उद्या सहा येणार आहेत परवा सहा येणार आहेत मी अठरा संस्था निवडल्या आणि त्यांना ही माझ्याकडे असलेली सगळी अतिरिक्त संपत्ती मी सर्व दान करणार आहे कराल कराल ही माझ्या माझ्या आयुष्यात दोन महिन्यापूर्वी घटलेली घटना आहे प्रत्यक्ष सत्य घटना आहे याला म्हणतात अस्तेय चोरी करणं त्यांनी एक रुपया आयुष्यात कधी चोरी केली तर नाही खोटही बोललं नाही वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी मी आग्रह धरला म्हणून त्यांनी संपूर्ण अठराध्या गीता पाठ केली असे ग्रहस्थ अस्तेय म्हणजे काय हे प्रत्यक्ष आचरणानं दाखवतात हाय ताकद माझी रामकृष्ण हरी